स्कंध अकरावा अध्याय बावीसावा व्रताची लक्षणे नारायण मुनी म्हणाले हे ब्राह्मणा आता वैश्वदेवाचे विधान ऐक देवयज्ञ ब्रह्मयज्ञ भूतयज्ञ पितृयज्ञ आणि मनुष्य यज्ञ हे पाच यज्ञ आहेत चूल पाटावरवंटा उखळ घागर झाडणी ही पाच ग्रहस्थांची हिंसास्थाने आहेत कारण या ठिकाणी अजाणतेपणी हिंसा होत असतात त्यांच्या शांतीसाठी वरील यज्ञ करावा लोखंडी भांड्यात चुलीत खापरात भूमीवर वैश्वदेव करू नये कुंडात किंवा थंडीलावर वैश्वदेव करावा हाताने सुपाने अग्निस प्रदीप्त करू नये मुखाने अग्नी प्रदीप्त करावा पटाने व्याधी होतात शूर्पाने धननाश होतो हाताने मृत्यू संभवतो पण तोंडाने कर्मसिद्ध होते फळे दही घृत मूळ शास्त्र उदक या द्रव्यांनी वैश्वदेव करावा शुष्क पर्युषित यांनी हवन केल्यास मनुष्य कुष्ठयुक्त होतो उच्चिष्ट पदार्थाचे हवन केल्यास शत्रूच्या अधीन जातो रुद्र पदार्थामुळे दारिद्र्य येते खारटाने अधोगती होते अन्नपाक करणाऱ्या अग्नीतून काही निखारे एका बाजूला घेऊन वैश्वदेव करावा वैश्वदेव न करता भोजन करणारा कालसूत्र नरकात जातो भाजीपाला फळ मूळ यांचे हवन करावे एखादा भिक्षार्थी आल्यास वैश्वदेवाचे अन्न बाजूला काढून ठेवून भिक्षा वाढावी यती ब्रह्मचारी हे दोघे पक्वानाचे स्वामी आहेत त्यांना न देता भोजन केल्यास चांद्रायण तप करावे वैश्वदेवानंतर गोगराज घालावा त्याचे विधान ऐक वैष्णवी माता सुरभी विष्णुपदी स्थित आहे म्हणून मी दिलेला गोगराज सुरभी घेऊ गाईस नमस्कार असो असे म्हणून गायीस घास अर्पण करावा त्यामुळे गोमाता प्रसन्न होते गोदोहनाच्या वेळे इतका काल भिक्षूने उभे राहावे आशाभंग होऊन भिक्षू गेल्यास तो आपले पाप यजमानास देऊन त्याचे पुण्य घेऊन जातो माता पिता गुरु अश्विन अतिथी वगैरेचे पोषण करावे जो गृहस्थ असे करीत नाही त्याला सिद्धी होत नाही धनवान द्विज सोमयागाचे फळ मिळवतो दरिद्री पंचमहायज्ञाने ते प्राप्त करून घेतो आता प्राणाग्नी होमाईक विधीपूर्वक भोजन करणारा तिन्ही ऋणातून मुक्त होतो तो एकवीस पिढ्यांचा नरकातून उद्धार करतो त्याला सर्व यज्ञाचे फल मिळून तो सर्व लोकात जातो हृदय कमल हीच अरणी मन ही मंथा होय वायुरूप रज्जूने अग्नीचे मंथन करावे चक्षु अर्धयू होय तर्जनी मध्यमा अंगुष्ट यांनी प्राणाहुती द्यावी मध्यमा अनामिका अंगुष्ट यांनी अपानाहुती द्यावी कनिष्ठा अनामिका अंगुष्ट यांनी उदानाहुती द्यावी प्रणव आरंभी आणि स्वाहा हा शेवटी योजून मंत्रपठण करावे मुखात आहवनीय हृदयात गार्हपत्य नाभीत दक्षिणाग्नी त्याखाली सभ्य आणि अवसभ्य हे अग्नी आहेत या यज्ञात वाणी हवन करते प्राण उद्गान करतो चक्षु अर्ध्वयू मन ब्रह्म श्रोत्र अग्नी प्रस्थान अहंकार पशु प्राण हे दूध असे शास्त्रात म्हटले आहे बुद्धी ही पत्नी होय उरस्थल ही वेदी रोदे दर्भ स्तृक आणि स्त्रुव हे हात आहेत प्राण मंत्राचा रुक्यवर्ण शुधाग्नी ऋषी आदित्य ही देवता गायत्री हा छंद आहे प्राणाय म्हणून मंत्राच्या शेवटी स्वाहा म्हणावे हे आदित्यासाठी आहे अपान मंत्राच्या दुधाप्रमाणे शुभ्र श्राद्धाग्नी ऋषी सोमदेवता उष्णिक हा छंद आहे अपानाय स्वाहा म्हणावे हे सोमासाठी आहे व्यान मंत्राचा उदकवर्ण असून अग्नी हा ऋषी अग्नी ही देवता आणि अनुष्ठुप छंद आहे व्यानाय स्वाहा म्हणावे ही आहुती अग्निकर्ता आहे उदान मंत्राचा ऋषी शक्त गोप सवर्णक अग्नी आणि वायू या देवता बृहती छंद आहे उदानाय स्वाहा म्हणावे हे वायूकर्ता आहे समान मंत्राचा विजेचा वर्ण विरूप अग्निऋषी ऋषी असून पंक्ती छंद आहे पर्जन्य ही त्यांची देवता आहे समानाय स्वाहा म्हणावे नंतर वैश्वेतर हा महाअग्नी ऋषी असून ब्राह्मण हा छंद आहे आत्मा हा देव आहे ओम ब्रह्मण्ये स्वाहा असे म्हणून हे करता आहे मज करता नव्हे असे म्हणावे यालाच प्राणाग्नी होत्र म्हणतात हे मनुष्य ब्रह्मत्वास योग्य आहे अध्याय बावीसावा समाप्त